श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय एकोणतीसावा सुदाम्याच्या पोह्यांची मूठ श्रीकृष्ण भक्तवत्सल आहे भक्तांची त्याने कधीही उपेक्षा केलेली नाही व तो उपेक्षा करीतही नाही सुदामा नावाचा त्याचा एक मित्र होता सांदीपनीच्या आश्रमात तो कृष्णाबरोबरच शिकत होता त्यावेळेपासून त्याचे मन कृष्णाकडे ओढ घेत असे पण आश्रम सोडल्यापासून त्याची व कृष्णाची भेट झाली नव्हती तो कपिला नगरीत राहत असे ते नगर काल यवनाच्या राज्यात होते सुदामा गरीब होता तो कोरडी भिक्षा मागून आपला आणि आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे त्यातही कधी अतिथी आला तर त्याला आधी भोजन देऊन मग उरेल त्यात कुटुंब जेवत असे मुलांना कधीकधी उपास पडत ती रडून आकांत करीत त्यांचा उदरनिर्वाह कसा तरी चालला होता त्याची पत्नी साधी होती दुर्दैवाने एकदा दुष्काळ पडला श्रीमंतांनाही पंचायत पडली लोक गाव सोडून निघाले सुदामासुद्धा घरदार सोडून मुलासह व पत्नीसह निघाला गावोगाव हिंडत तो एका नगरात गेला तिथे एका श्रीमंताच्या घराबाहेर त्याला आश्रयस्थान लाभले मुलांची उपासमार होत होती त्याची अवस्था दयनीय झाली होती पत्नी म्हणाली नाथ मला माहेरचे कोणीच नाही नाही तर आपल्याला तिकडे आसरा मिळाला असता तुम्ही असे का करीत नाही तुम्ही रागावणार नसलात तर विचारते सुदाम्याने तिला अभय दिले तेव्हा ती म्हणाली तुम्ही कृष्णाकडे का जात नाही तो तुमचा मित्र आहे असे नेहमी सांगता तो तर राजा आहे वैभवशाली आहे त्याच्याजवळ काही मागितलेत तर तुम्हाला व मुलांना काही खायला तरी मिळेल सुदामा म्हणाला तू म्हणतेस ते खरे आहे कृष्णाने सांदीपनी ऋषींचा मृ मृतपुत्रही जिवंत केला त्याचे सामर्थ्य देवांपेक्षाही जास्त आहे तो मला विसरला नसेल पण त्याकडे जाण्यास मन घेत नाही त्याने मला अशा स्थितीत पाहिले तर तो माझे स्वागत करील की धिक्कार करील याची कल्पना येत नाही बरे रिक्त हस्ताने कसे जावे बरे सुदाम्याच्या स्त्रीने घरात जाऊन पाहिले घरात धान्य सुद्धा नव्हते शेजारच्या घरी ती गेली तिने थोडेसे पोहे उसने मागितले ते आणून ती म्हणाली कृष्णाला हे मुठभर पोहे भेट म्हणून द्या त्याला ते आवडतील हो आवडतील कारण गोकुळात तो दयाजुजांचे पोहेच खात होता सुदामा म्हणाला सुदाम्याने फाटके वस्त्रात मूठभर पोहे अनेक गाठी मारून बांधून घेतले तो द्वारकेला जाण्यास निघाला त्याची स्त्री म्हणाली लवकर परत या दोन चार दिवस कसे तरी काढू पण तुमच्या मित्रांकडून जरूर काहीतरी मदत मिळवूनच परत या घर सोडून सुदामा निघाला त्याला वाटेत नवनवीन शुभशकून होऊ लागले तो विचार करू लागला कृष्णाच्या सभेत किंवा घरात आपल्याला प्रवेश तरी मिळेल का इंद्रादी देवसुद्धा त्याच्या भेटीसाठी उत्सुक असतात तिथे मला कोण विचारणार माझी दाद कोण घेणार माझी मुले ती घरी किती उपाशी असतील आणि द्वारकेत माझी चेष्टाच होईल कृष्णाच्या बायका फार चतुर व ज्ञानी आहेत असे लोक म्हणतात त्या तर मला व माझ्या गबाळ्या वेशाला हसतील कशाला जायचे पण घरी काय खाणार कृष्णाला भेटायला जायलाच हवी सुदामा जेव्हा द्वारकेजवळ आला तेव्हा त्याला ती नागरी सागरात असून प्रकाशात लखलकात आहे असे दिसले समुद्रातून नगरीपर्यंत जाण्यासाठी एक मार्ग केलेला होता नगरीभोवती दुर्ग असून त्या वैभवशाली नगरीचे रक्षण करणारे सैनिक जागरूक होते तो महाद्वारापर्यंत पोचला आपण कोण द्वारपालांनी विचारले मी सुदामा मी ब्राह्मण असून कृष्णाचा बालमित्र आहे सांदीपनीच्या ऋषींच्या आश्रमात तो व मी एकत्र राहत होतो आता मला फक्त त्याची भेट हवी आहे चार शब्द त्याच्याजवळ बोलावेत त्याला डोळे भरून पाहावे बसावे सुखसंवाद करावा अशा इच्छेने मी आज आलो आहे द्वारपाने त्याला द्वारपालांनी त्याला आत पाठवले नगरातील शोभा पाहत पाहत तो यादवांच्या मुख्य सभागृहाजवळ आला तो द्वारपाजवळ द्वारपालाजवळ आला त्यांनी त्या दरिद्री कृष्णब्राह्मणाला पाहून विचारले तुम्ही कोण इथेच थांबा काय काम आहे आपले सुदामा उभा राहिला व म्हणाला मी कृष्णाचा गुरुबंधू आहे द्वारपालांना आश्चर्य वाटले त्यांनी सुदाम्याला अर्धवट ठरवला एक द्वारपाल म्हणाला तसे म्हटले तर श्रीकृष्ण साऱ्या जगाचा बांधवच आहे पण हा गुरुगुंद आहे म्हणतो त्याला विचारून द्वारपालानं जेव्हा कळले की सुदामा सांदीपनी आश्रमात कृष्णाबरोबर शिकत होता तेव्हा त्यांनी त्याला सभागृहात येऊ दिले ते सभागृह व विशाल सदन पाहता पाहता सुदामा थक्क झाला पुढे जाता जाता त्याला यादवांच्या सभेत एका श्रेष्ठ आसनावर बसलेला श्रीकृष्ण दिसला त्याची व कृष्णाची दृष्टीभेट झाली कृष्ण उठला तो त्वरेने सुदाम्याजवळ आला आणि त्याच्या पाया पडला सुदामा गहीवरला कृष्णाने त्याला घट्ट मिठी मारली प्रेमाची उर्मी उठली त्यांनी पुष्कळ वेळ मिठी सोडलीच नाही कृष्ण सुदाम्याला मुळीच विसरला नव्हता कृष्णाचे प्रेम आताही सांदीपणीच्या आश्रमातल्या इतकेच उत्कट होते सुदामा माझ्या आसनावर बसे असे म्हणून सुदाम्याला कृष्णाने आपल्या आसनावर बसवले इतर मंडळी सभेत होती ती कृष्णाने संकेत करताच निघून गेली होती कृष्णाने सुदाम्याचे चरण क्षालन केले पाय दाबले त्याचे स्वागत करून मोठ्या मानाने रुक्मिणीच्या प्रासादात त्याला नेले सुदाम्याची वस्त्रे मळकी फाटकी होती कृष्णाची वस्त्रे उंची होती एक कृश तर दुसरा बलिष्ठ एक दरिद्री तर दुसरा श्रीमंत एक विप्र तर दुसरा यदुकुळातला पण साक्षात विष्णू सुदाम्याने वस्त्रात बांधून पोहे आणले होते ते चाकून जागीच आहेत ना ते पाहिले दूतीने रुक्मिणीला आधीच सांगितले होते की श्रीकृष्ण एका कृष्ण ब्राह्मणाला मोठ्या आदराने बरोबर घेऊन आत येत आहेत कृष्ण आत आला रुक्मिणीला म्हणाला जसा माझा बलराम हा ज्येष्ठ बंधू तसाच हा दुसरा बंधू आहे रुक्मिणीने आदराने नमस्कार केला ब्राह्मणाने सवयीप्रमाणे आशीर्वाद दिला निर्धन ब्राह्मण मूर्तिमंत लक्ष्मीला आशीर्वाद देत होता आणि तो आशीर्वाद लक्ष्मी ग्रहण करीत होती पण नेहमीच्या आनंदी व विनोदी स्वभावात अनुसरून ती म्हणाली हे तुमचे बंधू शोभतातच पूर्वी गोकुळातले गवळी तुमचे बंधूच होते ना तसेच हे दिसतात पण मला सांगा हे इतके दिवस कसे का आले नाहीत कृष्ण म्हणाला त्यांची कर्तव्य त्यांना आहेत फार दिवसांनी आले त्यांचे तू पूजन कर मग रुक्मिणीने त्यांचे चरण सुगंधी गरम पाण्याने धुतले त्याची मश्रू करून घेतली त्याला दासीच्या मदतीने मंगलस्नान घातले नवी वस्त्रे व पुष्पे देऊन सन्मान केला त्याचे जुने फाटके धोतर आणि उत्तरीय वस्त्रे एका बाजूस नीट ठेवून दिले व कृष्णाला विनोदाने म्हटले नाथ ही वस्त्ररूपी ठेव मोठ्या मोलाची आहे जपून ठेवूया खरेच सृष्टीतील सर्व वैभवे त्या सहजच गरीब ब्राह्मणाच्या फाटक्या वस्त्रापुढे गौण होती आणि लक्ष्मी स्वतः म्हणत होती कृष्णाच्या सहस्रावधी स्त्रियाने हे नवल कळले त्या सुदाम्याला पाहायला आल्या त्याचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांनी एकच गडबड केली त्याला अगदी गोंधळून गेल्यासारखे झाले तो दमला थकला त्या स्त्रिया म्हणू लागल्या विप्रवर्य नुसता शाब्दिक आशीर्वाद कशाला देता काहीतरी वस्त्र सौभाग्य लेणी वगैरे द्या सुदाम्याची मोठी चमत्कारिक परिस्थिती झाली त्यात कृष्णाने त्याला सोडवले कृष्णाने त्याच्याजवळ भोजन घेतले रुक्मिणीसह कृष्णांच्या पत् कृष्णाच्या पत्न्या आग्रहाने वाढीत होत्या असे अन्न त्या ब्राह्मणाला कित्येक वर्षात दृष्टीत पडलेले नव्हते भोजन झाल्यावर कृष्ण म्हणाला सुदामा मजसाठी वहिनींना काहीतरी भेट काहीतरी खाऊ पाठवला असणार कुठे ठेवला आहेस रुक्मिणीने जी जुनी वस्त्रे ठेवली होती त्यातच पोहे बांधलेले होते रुक्मिणी जवळच उभी होती सुदामा उठला आणि ती वस्त्रे आणण्यासाठी वळला तेव्हा रुक्मिणीने त्याचे उपरणे आणून दिले त्याच्या गाठी सोडवीत त्याने भीत भीत कृष्णाला पोहे दाखवले कृष्णाने जणू कधी पोहे खायलाच मिळाले नव्हते अशा तऱ्हेने त्यातील पोहे घेतले व घासभर खाल्ले लक्ष्मीने पुरुषोत्तमाला आणि जेवायला घातल्यानंतर सुद्धा त्या पुरुषोत्तमाला मित्राने आणलेल्या पोह्यांची भूक होती आणि दुसरा घास तो घेणार तोच रुक्मिणीने त्याचा हात धरला आणि आपल्या मुखात ते पोहे घेतले सत्यभामा इत्यादी इतर सात स्त्रियांनी चिमूट चिमूट पोहे घेतले शिवाय त्या थट्टेने वस्त्रे मागू लागल्या आपसात म्हणू लागल्या आपण हे जुने धोतर व उपर उपकर उपरणे घेऊ त्याच्या धांदोड्या का काढून घेऊ आपल्या पतिराजांना काय ते आपल्या मायाशक्तीने त्याची भरजरी वस्त्रे करतील कृष्णाने त्यांना आवरले आता थट्टा पुरे असे म्हटले त्याला मग यादवांच्या सभेत नेले यादवांना सभेत बोलावले आणि कामकाज संपेपर्यंत सुदाम्याला जवळ बसून एकीकडे आश्रमातील आठवणी काढल्या उग्रसेन वसुदेव अक्रूर उद्धव इत्यादीजवळ त्यांची ओळख करून दिली नंतर रात्री त्याने आपली शय्या त्याला निजण्यासाठी दिली स्वतः दुसऱ्या शय्येवर समीपच निजला त्यापूर्वी कृष्णाने त्याचे पाय चेपले सुदाम्याला गाढ झोप लागली त्यावेळी कृष्णाने विश्वकर्म्याला गुप्तपणे बोलावले सुदामा ज्या नगरीत राहत होता ती नगरी धनधान्याने समृद्ध करण्यास सांगितले ती सुवर्ण नगरी कर सुदाम्याला तेथील राजपद दिले आहे असे घोषित कर त्याच्या पत्नीला व मुलांना पूर्ण वैभव संपन्न कर सुदाम्याची चिंता परस्पर नष्ट करून कृष्ण इकडे जणू आपला काही संबंध नाही अशा प्रकारे निजला दुसऱ्या दिवसापासून एक महिनाभर कृष्णाने द्वारकेतील अनेक यदुश्रेष्ठांच्या घरी सुदाम्याला रोज नेले व थाटात स्वागत आणि आतिथ्य करवले पण सुदाम्याचे मन त्याच्या स्वतःच्या घरी धावत होते शेवटी त्याची चलबिचल पाहून कृष्णाने त्याला घरी जाण्यास अनुज्ञा दिली पण त्याचे जुने धोतर व उपरणे त्याला परत दिले आणि द्वारकेतील वस्त्रप्रावरणे काढून ठेवण्यास सांगितले सुदामा काहीतरी मागण्यासाठी आला होता पण काहीही न मागता तसाच परत गेला त्याला काहीही मागण्याचे धाडसच झाले नाही तो निस्पृहच राहिला कृष्ण त्याला निरोप देण्यासाठी दूरपर्यंत गेला डोळ्यातून प्रेमाश्रू ओसंडत आहेत अशा अवस्थेत सुदामा निघाला तो जेव्हा आपल्या नगरीजवळ आला तेव्हा मात्र थक्क झाला दुष्काळाचे एकही चिन्ह तेथे नव्हते मोठमोठे प्रासाद दिसू लागले महामार्ग दिसू लागले संपन्न सुंदर नागरिक त्याच्या स्वागतासाठी आले त्याला सन्मानाने नेऊन लोक त्याचा जय जयकार करू लागले त्या नगरीचा तो राजा आहे असे त्यांनी त्याला सांगितले तो आपल्या घराकडे श्रीमंत माणसांच्या ज्या घरांच्या आश्रयाने त्याचे कुटुंब राहत होते त्याकडे गेला तो त्या ठिकाणी राजवाडा दिसू लागला वैभवाने नटलेली त्याची पत्नी व मुले त्याच्या स्वागतासाठी पुढे आली सुदामा बावरून गेला त्याने आपले स्वतःकडे पट पटकन दृष्टी वळवली आपण सशक्त सुंदर कसे झालो तेच त्याला कळले नाही आणि राजाची वस्त्रे आपल्या अंगावर कशी आली याचा अचंबा करता करता तो जेव्हा आपल्या राजवाड्यात प्रविष्ट झाला तेव्हा त्याचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना सारा राजवाडा सोन्याचा व रत्नजडीत होता त्याची मुले त्याला भिलगली सुदाम्याच्या नेत्रातून घळाघळा अश्रू वाहू लागले पोह्यांच्या पुरचुंडीवर अधाशासारखा तुटून पडणारा श्रीहरी त्याला आठवला त्या बदल्यात त्याने आपल्याला एवढे वैभवाच्या शिरावर चढवले हे पाहून त्याला वाटले कृष्णा नाथांच्या नाथा तू अनंत हस्तानी जे देतोस त्याची कल्पनाच आम्हा दिनानं करता यावीची नाही सुदाम्याला त्या नगरीच्या राजपती बसून नागरिकांनी मोठा उत्सव साजरा केला सुदामा राजा झाला कृष्णाची अत्यत्यशीलता आणि औदार्य पाहून इंद्रादी देव नम्र झाले अध्याय एकोणतीसावा समाप्त कृष्णार्पणमस्तू